सद्गुरुनाथ महाराज की जय आज आपण मानव शरीर म्हणजे मनुष्य जन्म व या मनुष्य जन्मात जे जे मानव शरीर आपल्याला मिळाले याचे काही मूल्य ते आपण पाहणार आहोत पहा मनुष्य योनी जी ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी चार खाने व तीन गुणी या जीवसृष्टीमध्ये मानवी द्यायला फार फार आणि फार महत्व आहे प्रत्येक जीवास वीस लक्ष वेळा वृक्षामध्ये जावं लागतं नऊ वेळा जलचर प्राण्यामध्ये अकरा लक्ष वेळा सरपट प्राणी प्राणी दहा लाख वेळा पक्षामध्ये तीस लाख वेळा पशुमध्ये आणि मानवाकरता चार लाख वेळा जन्म घ्यावा लागतो या सगळ्या चौऱ्याऐंशी लक्ष युनी आहेत नामदेवरायांचा एक अभंग आहे याच्यामध्ये या सर्व गोष्टी आले ते म्हणतात भक्ती जिने विने जव लाजिरवाने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी को कोटी कोटी फेरा मनुष्य देहीचा वारा मग लागे वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जलचरी भोगाव्या नवलक्ष अकरा लक्ष योनी किरडामध्ये घ्यावा दस लक्ष भोगाव्या पक्षामध्ये तीस लक्ष योनी पशूंची घरी मानवा भीतरी चारी लक्ष नामा म्हणे तेव्हा नर दे हा नरा तया मातेरा केल्यामुळे एवढ्यामधून फिरून आणि मग हा मानवदेव आपल्याला मिळतो हो चार योनीमध्ये या योनीमध्ये चार खाणी आहे पहिली श्वेदज म्हणजे पाण्यापासून किंवा घामापासून होतं ते अंडज म्हणजे अंड्यापासून उद्बीज म्हणजे बीजापासून आणि जहाज म्हणजे विर्यापासून शिवाय त्याच्यामध्ये तीन गुण आहेत सत्व रज आणि तम या सर्व देहामध्ये अथवा जीवामध्ये मानवास देवाने काही विशिष्ट वैशिष्ट्य दिली आहे याचा आपण आपण विचार करणार आहोत पहा हात आहेत ना हात हे फक्त मानवालाच दिले बाकी कोणत्याच गुणीत हात नाही कर या कोटीमध्ये आपण विचार केलेलाच आहे दुसरे हसणे माणूस हसतो बाकी कोणतीही कोणीही हसत नाही प्राणी झाडे सुद्धा राडतात हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले अहो शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांचा कुत्रा रडत होता असे इसा इतिहासात वर्णन आहे जो मोठ्याने हसतो त्यास हृदयविकाराचा झटका येत नाही मला अहो मोठ्याने हसतो तो मोकळ्या मनाचा असतो स्मित हसतो तो आतल्या गाठीचा समजला जातो हसण्याचे बरेच प्रकार आहेत स्मित हास्य विकट हास्य कुत्सित हास्य माणूस दिसायला अगदी काळा पत्थर असला पण चेहऱ्यावर हास्य असेल तर त्याच्याकडे पाहून समाधान वाटते या विरुद्ध दिसायला देखना पण जर कधीच हसत नसेल तर त्याच्याकडे पाहूनही वाट वाटते माणसाला शिवाय हसण्यापेक्षा हसण्याचा पैसाही पण लागत नाही ही दैवी देणगी विठ्ठलाच्या चेहऱ्यावर हास्य म्हणतात सदयम धवलम हास्य विठ्ठलम चिंतयामी अथवा गवाम रुंद रुंदकानंदम चारु हास्यम पुढे म्हणतात परब्रह्मलिंग भज पांडुरंग शंकाचार्य म्हणतात अहो चारू म्हणजे गोड हास्य प्र प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनात नि निघालेले आणवाणी आणि वलकले धारण केलेले होते पण चेहऱ्यावर सतत हास्य होते त्यांचे लोक रडत होते एकाने विचारले प्रभू एवढे मोठे संकट पण आपल्या चेहऱ्यावर हास्य कसे प्रभू म्हणाले मी जर रडत वनात निघालो तर माझे माझा बाप म्हणतील की माझ्या वाचनाकरता वनात निघाला म्हणून रडतो म्हणून मी मागे पाहून रडू शकत नाही म्हणून पुढे पाहून पुढे पाहून रडू शकत नाही कारण रावण विचार करेल मला मारण्याकरता निघाला पण रडत रडत निघाला वर पाहून रडू शकत नाही कारण सूर्य म्हणे माझ्या वंशात ये रडका राजाने पाजला म्हणून खाली पाहून रडलो तर सासूबाई म्हणतील रडका जावाय मिळाला म्हणून म्हणून मी हसत वनात जाते हसा मात्र फसू नका कारणाशिवाय हसलं तर लोक वेळी म्हणतात आणि दुसरे माणूस उभा राहतो बघा माणूसच उभा आहे बाकीच्या योनीमध्ये देह सगळ्यांचे आडवे वृक्ष उभा आहे पण आश्चर्य मानव उभा आहे पण तो चले माणसालाच देवाने उभा का केला कदाचित देवाला असं वाटलं असेल हा पुढे निवडणुकीला उभा राहतो का म्हणून उभा करून ठेवलं उभा या अर्थाचा शब्द आहे म्हणजे तत्पर मानवच सगळ्या गोष्टीत तत्पर तत्पर राहू शकतो अहो पशुपक्षी इतके तत्पर नसतात आमचा विठोबा सुद्धा उभा आहे सुंदर ते ध्यान उभी विठेवर आणि कर काटावर ठेवून ये तुकाराम महाराज उभाच का हो भक्त हाक मारेल तेव्हा तत्परतेने धावण्याकरता कारण झोपलेल्या आणि बसलेल्यापेक्षा उभा लवकर धावतो मानव देव मानवा देव मिळव मिळवण्याकरता तत्पर राहा म्हणून देवाने थोडं उभा केले दुसरं हे बोलणे पा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य बोलण्यामुळे माणसाने फार प्रगती केलेली जो चांगले बोलतो तो पुढारी होतो व जगात चमकतो म्हणून शतेषु जायते शिवहा सहस्रेषु पंडित वक्ता सहस्र दशसहस्रेषु दाता भोवती वानवा दहा हजारात एखादा वक्ता असतो पोपट बोलतो पण काय बोलतो हे त्याचे त्याला समजत नाही एका पोपटाला एका माणसाने यात काय यात काय संशय हे वाक्य शिकवले होते पोपट बाजारात विक्रीस आणला एका हौशी माणसाने विचारले पोपटाची किंमत काय त्याने सांगितले दोन हजार रुपये पोपटाची किंमत दोन हजार रुपये तो बोलला हा काही सामान्य पोपट नाही हा बोलतो पोपटवाल्याने पोपटास विचारले काय रे पोपटा तुझी दोन हजार किंमत आहे की आहे की नाही पोपट बोलला यात काय संशय हौशी माणसाने पोपट खरेदी केला गावात आला चौकात काही मंडळी बसली होती एकाने विचारले बाळू पोपट किती किमतीचा आहे बाळू बोलला हा काही सामान्य पोपट नाही दोन हजार मोजले हा पोपट बोलतोय एक धूर्त माणूस बोलला पोपटा हा दोन हजार रुपये किंमत देऊन फासलं की नाही काय पोपट बोलला यात काय संशय माणसाने बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावा तिसरे ज्ञान अहो माणसाला देवाने ज्ञान ही देणगी दिलेली बाकीचे ज्या युनियन आहेत त्यांना अमर्यादित ज्ञान आहे म्हणजे कोणत्या मर्यादा ते भागवतात म्हणतात आहार निद्रा भय मैथूनच सामान्य येतत पशुबी नराना ज्ञानो ही तेशाम अधिको विशेष ज्ञानेन हिन पशुबी समान म्हणजे आहार निद्रा भय मैथून या बाबतीत मानव व पशु यामध्ये विशेष भेद नाही विशेष आहे ते म्हणजे ज्ञान नाथ महाराज म्हणतात म्हणतात हार निद्रा भय मैथून सर्व योनुसी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी अहो प्रश्न असा निर्माण होतो का कोणते अधिक ज्ञान तर ते ते म्हणजे भजनाचे ज्ञान याच जन्मी घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे तुकाराम महाराज म्हणतात पशु पक्ष्यांना बायको असते मुले असतात कदाचित माणसापेक्षाही ते सुखी आहेत कारण बायकोची हाऊस पुरवण्याची त्यांना गरज नसते व मुलांच्या शिक्षणाची काळजी नसते पण पशुपक्षी भजन करत नाही अहो कुत्रा एकादशी करत नाही गाढवाची दिंडी नसते हे सर्व मानव करतात कारण हे विशेष ज्ञान त्यांनाचे दुसरं आहे न्या लाज लाजसुद्धा फक्त माणसालाच कारण मानव कपडे वापरतो पशुपक्षी आपले विधी कुडे करतात कारण त्यांना लाज नाही पशुपक्ष्यांना जर लाज असतील तर त्यांनी कपडे वापरले असते अहो गिरणी कामगारांचा संप यशस्वी झाला ना तेव्हा पुरुषापेक्षा लाज हे भूषण स्त्रियांनी जास्त शोधते मात्र चांगल्या गोष्टीची लाज धरू नये लाज धरावी पण निषिद्ध कर्माची म्हणजे. नाथ महाराज म्हणतात केवळ अवयव झाकणे येत लज्जा कोण म्हणे गेली आहे जीवे प्राणी अकर्म न करणे ते लज्जा जीव गेला तरी अकर्म न करणे हीच लज्जा आहे दारू पिणे जुगार खेळणे वैशागमन खोटे बोलणे याची लाज वाटाव भजनात टाळे वाजवण्याची लाज नसल अहो एक सुसंस्कृत माता लग्न झालेल्या मुली सांगते नाथ महाराज नाथ महाराजांच्या शब्दात नीज कन्याशी शिकवी माता लाज लाजणारा लोका देखता एकांत मिळाल्या कांता लाज सर्वता सोडा या चार ठिकाणी लाज नसेल कोणच धनधान्य प्रयोगेषु विद्यासंग्रहेणेष्युच आहारे व्यावहारे तथ्य लज्जा सुखी भवत याचा अर्थ असा की धनधान्य मिळवण्याकरता विद्या संपादन करण्यासाठी जेवताना व व्यवहारात जो लाज बाळगत नाही तो सुखी होतो आणि पुढे जाऊन होता देवाने माणसाला स्मरण हे देवाने माणसाला दिले कारण माणसाने देवाचे स्मरण करावे तुकाराम महाराज म्हणतात जन्मजन्मी कुळी साचे स्मरे राम धरी हाचे नेमावर निशे पुढे जाऊन म्हणतात तुका मने धरी आठवया देही नाही तरी काही बरे नव्हे बाकी जे स्मरण करता येत नाही शिवाय फायदा नाही स्मरण म्हणजे जे मरणाबरोबर येते ते म्हणजे शरीरासह सर्व येतच राहून येतच राहून जातं सुभाषित काय म्हणतात धनानी भूमौ पश्वच्च गोष्टे भार्या गृहद्वारे जना स्मशाने देहचिन परलोक मार्गे कर्माने गो गच्छंती जीव एका हो याचा अर्थ असा की मरताना धन भूमीत अथवा बँकेत राहते पशु पक्षी हे सगळे गोठ्यात राहतात कार कारच्या शेडमध्ये बायको दारापर्यंत आणि जे लोक ते स्मशानापर्यंत जातात देह हा चित्ते जळतो मग बरोबर काय येते हो ते काय येते तर केलेले कर्म म्हणजे देवाचे स्मरण मात्र स्मरण सतत व्हायला पाहिजे यालाच आठवण किंवा चिंतन म्हणतात व चांगले मरण हवे असेल आपल्याला तर देवाचे स्मरण करा बघा ब्रीद ज्याचे जगदाने तोची मनी स्मरा कबीरजी म्हणतात दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे न सुखमे सुमिरन जो करे अहो दुःख काय होय हो कबीर एका विहिरीजवळ पाणी पिण्याकरता गेली एक बाई नद घालून आली होती ती इतर बायकांना नवऱ्याची कर्तृत्व आणि सोनाराची कला सांगत होती कबीर मनात म्हणाले हिला नाक देण्याचे स्मरणच नाही म्हणतात नथनी दी जिस यारने सुमरत वारंवार नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार म्हणजे तात्पर्य असे की देवाचे स्मरण करा म्हणजे मरण सुधारा पुढे देवाने या देहाची इच्छा जे देव करतात तोही आपल्यालाच दिला आहे हा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि तुकारामाचा बरं कोणचं देव स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी वावा जन्म आमा नाथ महाराज म्हणतात ज्या देहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिती वेदवाणी ज्या देहाची कीर्ती निज मोक्ष प्राप्ती नरदे फक्त इंद्रादी देव नाही ब्रह्मदेव सुद्धाच याचीच म्हणजे याच द्यायची इच्छा करतात तुकाराम महाराज म्हणतात आस करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन धान्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा पैसा असे या देहात काय तसे देहाचे देवाचे देह दिवे देवाच्या देहाची सावली पडत नाही देव डोळ्यांची पापणी जागत नाहीत देव जमिनीत पाय टेकत नाहीत अहो नल आणि दमयंती विवाहप्रसंगी नलाचे रूप घेऊन आलेल्या सर्व देवांना दमयंतीने ओळखली व नलाच्या गळ्यात वरमाळा घातली देवाचे देह मलमूत्र विरीत असतात असे म्हणतात असे असताना या घाणेरड्या देहाची देव इच्छा का करतात अहो याचे कारण एकच या देहात भजन करून किंवा ज्ञान मिळवून मुक्त होता येते एक दृष्टांत पहा एखाद्या माणसाने आपल्याला एक किलो चांदी आणि एक किलो लोखंड यापैकी एक घ्या सांगितली तर आपण चांदी स्वीकारणार पण आपल्याकडे जर परिस असेल तर लोखंड घेणार नाही तसेच देवाकडे दिव्य दिये पण मुक्त होता येत नाही पशुपक्ष्यांना मुक्त होण्याचा अधिकार आहे पण ज्ञान नाही देवांना या देहाचे ज्ञान आहे पण अधिकार नाही मात्र मनुष्यास ज्ञान आणि अधिकार दोन्ही नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिनानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे लोकने दिला एवढा अधिकार दिलाय म्हणून या करताच देव या देहाची इच्छा करतात आता पुढे हा जो देह दिलाय या देहानेच देवात आहे तुकाराम महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसले शरीर साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म पुढे म्हणतात नरदेह विधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती तेवची होईल मनती ते होती तरी का न धरावे माऊली म्हणतात गळती लागे अपाय मोठे विरळा जाणे हे चिखून नरदेही अवचितो साधुकू होय नारायण परमानंदे गळली गळती गळे पाचही तत्वे हरपून कबीरजी म्हणतात पशु का होत पन्हया नरका कछु न होय एक बार नरकर्णी करे नरका नारायण होय तात्पर्य असे नारायण व्हायचे प्रत्येकाच्या हातात नर शरीरामुळे नारायण व्हा अथवा नर वा ज्ञानदेव महाराज चांगदेव महाराज नामदेव महाराज हे सर्व संत या देहामुळे देव झाले अहो नर शरीरच मुक्तीचे द्वारे या शरीराद्वारेच मुक्त होत आहे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे माऊली म्हणतात अहो तुकाराम महाराज म्हणतात भ्रमणा पावली पावले वेचिताची वाव प्रवेशाचा ठाव एकाद्वारे पूर्वी नागरास चौबाजूने भिंती असायच्या व एकच दरवाजा असायचा त्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष ज्या युनियन त्यांचा फक्त याच देहाद्वारेच या फेऱ्यातून बाहेर पडत येते आणि हेच कर्मभूमी म्हणतात कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा तुकाराम महाराज इथूनच नरका नरकाला किंवा स्वर्गाला स्वर्गाला किंवा वैकुंठात जाता येईल नरदे हा जंक्शन स्टेशन अहो शंभर यज्ञ करून इंद्र व्हा अथवा शंभर ब्राह्मणांचे जन्म घेऊन क्षणकर्मे करून ब्रह्मदेव व्हा आणि वाईट कर्मे करून नरकास जा अथवा भजन करून वैकंठात सुद्धा जाता येते माऊली म्हणतात जे ज्ञान तयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैशी शत मख संपत्ती स्वर्गीची का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा होईल तुकाराम महाराज म्हणतात केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जळून या तरशी हो हा नरदेच हेच पाप आणि पुण्यभूमी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वाहतेनी वाहतेनी भौतिके पाप पुण्य येत पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणून अहो याचा हा जो पाप पुण्याचे जो विषय हा आपण पाप पुण्य नावाच्या कुटीमध्ये आपण सविस्तर उच्चार करणार आहोत आणि दुसरे मानव सर्व सुखाचा अधिकारी सर्व सुखाचा सर्व सुख म्हणजे पूर्ण सुख ते या द्यामुळेच मिळत आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाधिकारी मुख्य उच्चारे हरिणा पुढे तुकाराम महाराज म्हणतात बर्वे झाले आलो या जन्माशी जोड जोडली मनुष्य देहदेशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईल माऊली म्हणतात तरी अवधान एकरे दिजे तेने सर्व सुखासे पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का उघडे म्हणजे अहो अशा अधिकाराचा जो फायदा घेत नाही तो कारण त्या कापणाचा मानावा म्हणजे करंटे कापाळ ज्याचे नाम नये वाचे माऊली म्हणतात आणि हा एक दृष्टांत पाहून हा विषय आपण संपुष्टात आणूया शीर्षक म्हणजे अधिकार आता इथं अधिकाराचा विषय आलेला आहे म्हणून एकदा यमलोकात यमराज हत्तीला म्हणाला की एवढासा छोटा माणूस पण एवढ्या मोठ्या हत्तीवर अंकुश ठेवतो हत्तीला राहा म्हणाला यमराज आपण आतापर्यंत मेलेली माणसे आणली एकदा जिवंत माणूस आणून पहा यमराजांनी यमदूतांना सांगितले हुकूम दिला की मृत्यू लोकात जा व जिवंत माणूस घेऊन ये यमदूत गेले व रात्री एका हुशार कवीला जो घराबाहेर खाटल्यावर झोप लावून त्याला घेऊन आले ते खाटल्याचंही घेऊन आले त्या जिवंत माणसाने पाहिले हा यमाचा दरबार आहे त्याने एक चिठ्ठी लिहिली व यम यमदूताकडून यमराजाला दिली चिठ्ठी वाचता यमराज आले जिवंत माणसाचे कपडे बदलून त्याला स्वतःच्या आसनावर बसून त्याची सेवा करू लागले यमराजाचे काम होते पाप निवाडा करून वर किंवा खाली नरकात पाठवणे पण या नवीन यमराजाने सर्वांना वैकुंठात पाठवायला सुरुवात केली म्हणजे तो कवी बसावला म्हणून मग तो कोणी असो वैकुंठात गर्दी होऊ लागली आणि विष्णू भगवान खाली आले कारण कधीतरी एखादा माणूस वैकुंठात येतो इथं म्हणतात कही एकादेने वैकुंठात आले ते तीही वैकुंठची केली आखरी माऊली म्हणतात असा कोण महात्मा भूतालावर अवतीर्ण झालाय याची चौकशी करण्याकरता श्री विष्णू भगवान यमाच्या दरबारात आले पाहतात तो एक माणूस गादीवर बसलेला व यमराज त्याची सेवा करतो यमराजास यमराजाला विचारले हा कोण येऊ तर यमराजाने चिठ्ठी दाखवली आणि त्यात लिहिले होते यमराज आपली मुदत संपली आहे आपण गादी करून या माणसास बसवा व आपण त्याची सेवा करा एक तिसरी विष्णू ही बनावट चिठ्ठी अस दिसली ती विष्णू बाबा म्हणाली कोणाच चिठ्ठी मी काही कोणाला चिठ्ठी दिली नाही त्या जिवंत माणसाला बोलावले तू कसा आलास व ही बनावट चिठ्ठी का लिहिली मग तो जिवंत माणूस म्हणाला मी आलो नाही मला आणले माझ्या अक्कल हुशारीने गादी मिळवली व या गादीचा भरावसा नसल्यामुळे अधिकाराचा योग्य उपयोग करून सर्वांना वैकुंठाला पाठवले विष्णू विष्णू भगवान बोलले ठीक आहे आता तू खाली जा व मानव बोलला गीतेत असे वचन आहे का यत गत्वा न निर्वंते तज्ञान परम मम हे वचन तुम्ही म्हणा जो एकदा देवास मिळाला तो खाली जात नाही वर येत देव म्हणाले गीता तशीच राहू दे तू वर चल मानव बोलला या हत्तीमुळे मी वर आलो त्यालाही बरोबर घ्या श्री विष्णू भगवान म्हणाले त्याचे एवढे पुण्य नाही मानव बोलले एक हत्ती आपण अगोदर नेला आहे काय म्हणतात माऊली काय म्हणतात भक्तीचे भक्तीचेने नावे चतुष्पादादी आगवे वैकुंठीची राणीवे योग्य केले आपण गजेंद्र नेलेले आहे हा जड होतो काय विष्णू बोलले दोघेही चला हत्ती निघाला पण यमराजाकडे पाहून बोलला पाहिलं का जिवंत माणसाचा प्रताप यमराज थोडंसं त्यांना शरम वाटले म्हणजे तात्पर्य असे की मानव जन्म हा दुर्लभ देवाने खास अधिकार दिलेले त्याचा योग्य उपा उपा वापर करा व आणि सर्व सुख प्राप्त करून घ्या आता याप्रमाणेच आपण या मानव देहाचे हा कसा आहे त्याचे अधिकार त्याच्यात काय एवढं चांगलं चांगलं भरून ठेवले याचा आपण विचार केला तर पुढच्या कोटीमध्ये आपण याच देहाचे जे दोष आहेत ते आपण पाहणार आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय